जय जय रघुवीर समर्थ श्रीराम दशक दुसरा व समास पाचवा रजोगुण लक्षण समर्थांनी रजोगुणाचे दोन भाग पाडलेत एक शुद्ध रजगुण आणि एक शबल रजगुण रजोगुणी मनुष्य काही ना काही उद्योग करीत असतो हा उद्योग तो जेव्हा समाजाच्या अथवा राष्ट्राच्या कल्याणासाठी करीत असतो तेव्हा त्याला शुद्ध रजगुण मानतात हा उद्योग माणूस जेव्हा स्वार्थासाठी करत असतो तेव्हा त्याला शबल रजुगुण म्हणतात शुद्ध रजुगुण हा सत्वगुणाला खूप जवळचा असतो छत्रपती शिवाजी महाराज स्वस्त बसणारे नव्हते पण त्यांची क्रियाशीलता स्वार्थमूलक नव्हती देशाच्या हितासाठी त्यांनी ज्या हाल अपेक्षा सोसल्या ती एक प्रकारची खडतर साधना होती म्हणून त्याचा रजगुण समर्थनीय आहे मात्र जो माणूस सगळी धडपड आपल्या विषयभोगासाठी आणि प्रपंचातील लोकांसाठी किंवा फक्त प्रियजनांसाठी करतो तेव्हा तो माणूस प्रपंचाच्या बंधनात अडकतो श्री समर्थ रामदास आणि स्वामी विवेकानंद या दोघांनी शुद्ध रजगुणांचे समर्थन केले शबल रजगुण हा सर्वांनीच त्याचे मानलाय मात्र तमोगुणी असण्यापेक्षा शबल रजगुणी असणे चांगले अनेकदा सत्वगुण आणि तमगुण हे दिसायला सारखे असतात अशावेळी तमगुणी माणूस सत्वगुणाचा मुख सत्वगुणांचा मुखवटा धारण करून त्यामागे लपू शकतो उदाहरणार्थ वीर माणसाची अहिंसा हा सत्वगुणी तर भ्याड व दुबळ्या माणसाची अहिंसा हा तमगुणी भारतावरती मुठभर परकीय शेकडो वर्षे राज्य करीत होते याचे कारण समाजात सद्गुण सत्वगुणाच्या नावाखाली तमगुणाची उपास जोपासना चालली होती म्हणून श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात व स्वामी विवेकानंद यांनी रजोगुणाची कास धरली आळसी माणसाच्या निष्कर्तेपेक्षा स्वार्थी माणसाची क्रियाशीलता अधिक चांगली स्वार्थी माणसाच्या क्रियाशीलतेपेक्षा निस्वार्थी माणसाची क्रियाशीलता अधिक चांगली आणि निस्वार्थ माणसाच्या क्रियाशीलतेपेक्षा भक्तांच्या अथवा संतांची क्रियाशीलता ही अधिक चांगली श्री समर्थांनी रजोगणी माणसाचे फार सुंदर वर्णन या समासात केले असा माणूस मोठ्या हौसेने प्रपंच करीत असतो कपडा लत्ता खाणेपिणे करमणुकीचे नाना साधने मित्रमंडळी चैनी विलास गाणे गाणे वाजवणे या सर्व गोष्टी याला मोठा रस असतो आपण सगळ्यांपेक्षा निराळे आहोत आणि खूप थोर आहोत अशा धुंदीत तो वावरत असतो देवधर्माचे नाव काढले की त्याचे डोके उठते रजोगुणी माणसाला परमार्थ हा प्रपंचातला फार मोठा अडथळा वाढतो यावर त्याला दृश्य जगतात अगदी खरे वाटत असते आणि रजोगुणी माणसाने देवधर्म केला तर त्यामागे देखील भौतिक यश मिळावे हा त्याचा हेतू असतो तमोगुणी माणसापेक्षा रजोगुणी माणूस बरा हे जरी खरे असले तरी रजोगुणी हा माणसाला जोपर्यंत प्रारब्ध अनुकूल असते तोपर्यंतच तो जोरात असतो थोडे मनाविरुद्ध घडले की रजोगुणी माणसाच्या फजितीला प्रारंभ होऊन जातो म्हणून केव्हा तरी रजोगुणाचा त्याग करून सत्वगुण स्वीकार करावा फार तर साधकाने त्यासाठी शुद्ध रजोगुणाचा स्वीकार करून काही समाज उपयोगी कामे करून आपल्या रजोगुणाला योग्य ती दिशा द्यावी आणि ह्या दिशा देण्यासाठीच दशक दुसरा व समाज पाचवा रजगुण लक्षण हे आपण पाहणार आहोत जय जय रघुवीर समर्थ श्रीराम मुळी देह त्रिगुणाचा सत्व रजतमाचा त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण श्रीराम सत्वगुणे भगवत भक्ती रजोगुणे पुनरावृत्ती तमोगुणे अधोगती पावती प्राणी श्रीराम त्यातही शुद्ध आणि सबळ तेही जे ती सकळ शुद्धतेची जे निर्मळ सबळ बाधक जाणावे श्रीराम शुद्ध सबळाचे लक्षण परीचा विचक्षण शुद्ध तो परमार्थी जान, सबळ तो सांसारिक श्रीराम तया संसाराची स्थिती देही त्रिगुण वर्तती एक एता दोन जाती निघोनिया श्रीराम रजतम आणि सत्व एनची चाले जीवित्व रजोगुणाचे कर्तृत्व दाखवू आता श्रीराम रजगुण येता शरीरी वर्तणूक जैसे कैसे करी सावध होनी चतुरी परिसावे श्रीराम माझे घर माझा संसार देव कैसा अनिला थोर ऐसा करी जो निर्धार तो रजोगुण श्रीराम माता पिता आणि कांता पुत्र सुना आणि दुहिता इतुकियाची वाहे चिंता तो रजोगुण श्रीराम बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे दुसऱ्याचे अभिलाषावे तो रजोगुण श्रीराम कैसा धर्म कैसा दान कैसा जप कैसे ध्यान विचारिना पाप पुण्य तो रजोगुण श्रीराम नेने तीर्थ नेने व्रत नेने अतिताभ्यागत अनाचारी मनोगत तो रजोगुण श्रीराम धान्याचे संचित मन होये द्रव्यासक्त अत्यंत कृपण जीवित तो रजोगुण श्रीराम मी तरुण मी सुंदर मी बलाढ्य मी चतुर मी सकळांमध्ये थोर म्हणे तो रजोगुण श्रीराम माझा देश माझा गाव माझा वाडा माझा ठाव ऐसा मनी धरी हाव तो रजोगुण श्रीराम दुसऱ्याचे सर्व जावे माझे सी बरे असावे ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण श्रीराम कपट आणि मत्सर उठे देही तिरस्कार अथवा कामाचा विकार तो रजोगुण श्रीराम बाळकावरी ममता प्रीतीने आवडे कांता लोभ वाटे समजता तो रजोगुण श्रीराम जीवलगाची खंती जेने वाट काळे वाटे चित्ती तेने काळे शीघ्रगती रजोगुण आरा श्रीराम संसाराचे बहुत कष्ट कैसा होईल शेवट मनास आठवे संकट तोर जोगोन श्रीराम का मागे जे जे भोगिले ते ते मनी आठवले दुःख अत्यंत वाटले तोर जोगोन श्रीराम वैभव देखुनी दृष्टी आवडी उपजली पोटी अशा गुणे हिंपुटी करी तो जोगोन श्रीराम जे जे दृष्टी पडिले ते ते मने मागितले अलभ्य नसता दुःख झाले तो रजोगुण श्रीराम विनोदार्थी बरे मन शृंगारिक करी गायन राग रंग तान मान तो श्रीराम टवाळी ढवाळी निंदा सांगणे घडे विवादा हास्य विनोद करी सर्वदा तो श्रीराम आळस उठे प्रबळ कर्मनुकेचा नाना खेळ का उपभोगाचे गोंधळ तो रजोगुण श्रीराम कळावंत बहुरूपी नटावलोकी साक्षपी नाना खेळी नारपी तो रजोगुण श्रीराम उन्मत्त द्रव्यावरी प्रीती ग्रामज आठवे चित्ती आवडे निचांची संगती तो रजोगुण श्रीराम तस्कर विद्या जीवी उठे पर न्यून बोलावे वाटे नित्य नेमास विटे तो रजोगुण श्रीराम देव कारणे लाजाळू उदरा लागी कष्टाळू प्रपंची जो स्नेहाळू तो रजोगुण श्रीराम गोड ग्रासी आकळेपण आत्यादरे पिंड शोषण रजोगुण उपोषण केलेच नवचे श्रीराम शृंगारिकते आवडे भक्ती वैराग्य नावडे कला लाघवी पवाडे तो रजोगुण श्रीराम नेनोनिया परमात्मा सकळ पदार्थी प्रेमा बळात्कारे घाली जन्मा तो रजोगुण श्रीराम असो ऐसा रजोगुण लोभे दावे जन्म मरण प्रपंची तो सबळ जाण दारुण दुःख भोगवी श्रीराम आता रजो गुण हा सुटेना सांसारिक हे तुटेना प्रपंचे गुंतली वासना यास उपाय कोण श्रीराम उपाय एक भगवत भक्ती जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भजन करावे श्रीराम काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने ईश्वरी अर्पुनिया मने सार्थक करावे श्रीराम यथानुशक्ती पुण्य परी भगवंती अनन्य सुखदुःखे चिंतन देवाचेची करावे श्रीराम आदी अंती एक देव मध्येची लावली माव म्हणून या पूर्ण भाव भगवंती असावा श्रीराम ऐसा सबळ रजगुण संक्षेपे केले कथन आता शुद्ध तो तू जाण परमार्थिक श्रीराम त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण तो रजोगुणी परिपूर्ण भजन मूळ श्रीराम ऐसा रजोगुण बोलिला श्रोते मने अनुभविला आता पुढे परैसिला पाहिजे तमोगुण श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे रजोगुणलक्षणनामसमासपञ्चमः श्रीराम